माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून झाली हे सांगणं अवघड आहे मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला जितका वेळ लागणार नाही तितका वेळ मला टाळची गाठ मारायला लागला विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे पाच सहा तास मला टाळ बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने मला पटवून दिलं आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून ते बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडवण्यापर्यंत त्या पाच सहा तासामध्ये पाश्चात्य देशातल्या रीतिरिवाजाबद्दल परदेशात गेलेल्या आणि बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिका घ्यायला सुरुवात केली तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणाने ऐकण्यामध्ये गेलेला होता माझं चालू पायताण हे निकामी ठरवून इंग्रजी धरतीचा आणि तिकडला हवेला टिकेल असला बूट मी करून घेतला पाहिजे असा एक बूट निघाला शेवटी कुलाब्यातल्या एका चिनी चांभाराकडून अठ्ठेचाळीस रुपयाचा बूट मी गळ्यात बांधून घेतला अहो त्यावेळेचे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे आत्ताचे जवळजवळ आठशे झाले बरेच दिवस त्या श्रीमंत बुटाला पाय लावायची मला हिंमत होत नव्हती आजवर काय कोल्हापुरी चप्पल पायताण असल्या चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायलाच तयार होईना एक तर चालू साईजची चप्पल ही कधीही माझ्या पायात सहजी बसत नाही परमेश्वरांनी मुळातच घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन दोन पाय देण्याच्या ऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चौडे पाय दिलेले आहेत त्यामुळे माझ्या पायाचं माप त्या चिनी चांभाराच्या पाददृष्टीमध्ये फार भरलं आणि असे डोळे वेळ करून वेली वेली बिग फीत वेली बिग फीत असं करत त्यांनी माझ्या पायाचं माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचे जोडे करून घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला बूट शिवायची कबुली दिली त्याची किंमत ऐकल्यानंतर त्या न झालेल्या इंग्रजी खेटरांनी त्याने मला हाणलं का नाही हा विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय राहिला नाही जी गत बुटाची तीच सुटाची आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचं हे मला तरी काही स्मरत नाही कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला अजूनही काही कळलेलं नाही आहे पण इंग्लंडमध्ये ना कपड्याच्या बाबतीत फार दक्षता घेतली पाहिजे असं असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने त्या चिनी चांभाऱ्याच्या नजीकच एक फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी होता तो पकडावा लागला या सदग्रस्ताची तर माझ्या बाबतीत काही निराळीच भावना असावी पहिल्यांदा मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी असेन असं त्याला वाटतच नव्हतं त्या घटनेवर विश्वासच त्याचा बसत नव्हता दुसरी गोष्ट विलायतेला त्यांनी शिवलेले सूट घालून लोक हिंडत असल्यामुळे तो कापड फाडल्यासारखं इंग्रजी फाडत होता मी त्याच्याशी हिंदी बोलत असून सुद्धा त्यांनी काही इंग्रजी आवरलं नाही अर्थात माझं हिंदी हे त्याच्या इंग्रजी इतकंच बिनअस्तराचं होतं हा भाग निळाला माप घेताना तर या विलायती सुटाच्या तज्ज्ञांनी माझे खांदे कसे वाकडे आहेत आता असतील पण सांगायची काय गरज आहे का वाकड्या आहेत माझं पोट आणि छाती ही एकाच मापाची कशी आहे माझ्या मानेला शेप कसा नाही आणि चालताना ती शेप नसलेली मान असं पोक घेऊन कशी चालते असली उगाच फालतू परीक्षणं केली आणि अनेक वेळा मला ट्रायलला बोलवलं ट्रायलला इंग्लिशमध्ये गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल का म्हणतात हे मला इतक्या वर्षानंतर या शिंपी दादाच्या दुकानात प्रथम कळलं अहो प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती दर वेळेला तो माझ्या अंगावरती काहीतरी अशी ठिगळ चिकटवायचा आणि no no no no your tummy oh your left shoulder shorter than right असं पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडून अशा रेघोटा काढत होता शेवटी एकदाचा तो सूट झाला तो मी अंगावर चढून अपराधासारखा त्याच्या पुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट्स मी किती खुबीने झाकलेत पहा आता खुशाला सूट घालून लंडन मध्ये फिरा तुम्हाला मरण नाही असला निकाल देऊन जवळजवळ पाचशे रुपयांनी माझ्या जुन्या कोटाचा खिसा हलका केला आणि त्यानंतरच त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाचा मी सुटलो प्रवासाची तारीख जशी जवळ येत चालली तस तशी धाकधूक वाढायला लागली एक तर विमानातून जायचं म्हणजे चव्वेचाळीस पाऊंडापेक्षा गुंजभर सामान जास्त घ्यायची सोय नाही त्यामुळे चव्वेचाळीस पाऊंड म्हणजे काय काय बसेल या विचारातच आमची झोप उडाली माझ्या एकट्याच्या सुटाचाच चव्वेचाळीस पाऊंड वजन भरेल असं अनेकांचं मत पडलं पण अंगावरचे कपडे वजनात धरत नसल्यामुळे मी बरेचसे कपडे अंगावर घालावे अशी एक उपसूचना आली शेवटी साड्यांची संख्या जी होती ती केवळ त्याचं वजन होत नाही या पळवाटेने वाढत होती कुठलीही नवी साडी आणली की फक्त चाळीस तोळ्या तर आहे असली भाषा व्हायची मी फार तर एक सूट अंगावर घालू शकत होतो पण चार पाच शर्ट एकदम चढवायचे म्हणजे अवघड होतो चोवीस तासानंतर जरी लंडनची थंड हवा झोमणार असली तरी विमानतळावर जाईपर्यंत माझी अवस्था म्हणजे नुसतीच दाढी आणि आत ऋषी नाहीच अशी त्या खाडीलकरांच्या नाटकातल्या ऋषीसारखी नुसता सूट आत अनेक शर्ट त्याच्या आत माणूस नाहीच अशी काहीतरी झाली असती त्याच्यावरती मग नायलॉनचा शर्ट हा तोडगा निघाला हा शर्ट पंधरा मिनिटात वाळतो इथपासून ते पाण्यात बुडवून वर काढताना वाळत असा येतो इथपर्यंत त्याचं गुणवर्णन झाल्यामुळे बाकीच्या शर्टांची हाकलपट्टी झाली आणि अंगावरती नायलॉनचा शर्ट चढला आणि बॅगेत दोन पातळं वाढली इंग्लंडला जाताना सोबत किती पाऊंड नेता येतात याविषयी अनेक मत आहेत एक मत म्हणजे असं वाटेल तेवढे पाहुण्या न्या हो कोणी विचारत नाही दुसरं मला वाटतं पाच हजार रुपये नेता येतात आमचे काका गेले होते त्यावेळी पाच हजार रुपयांचे पाऊंड करून नेले होते त्यांनी केव्हा गेले होते तुमचे काका नाही आता वारले ते पण वारण्यापूर्वी गेले होते ना तुमचा म्हणजे भलत्या ठिकाणी विनोद बुवा आता आमचे काका वारल्याला म्हणजे पहा आता चौदा वर्ष होतील म्हणजे हो म्हणजे नाईन्टीन फॉर्टी सिक्समध्ये म्हणजे ते गेले जेव्हा त्यावेळी मी दोन वर्षाचा होतो आता मला पहा पुढल्या जानेवारीत चाळीसावा वर्ष लागेल म्हणजे अहो अडतीस वर्षापूर्वी तुमचे काका इंग्लंडला गेले होते त्यावेळेला त्यांनी पाच हजार रुपयांचे पाऊंड करून नेले होते आता त्या मनाने हिशोब करा ना हां आता बघा महागाई किती वाढली आहे तेव्हा दहा एक हजार रुपयाचे पाऊंड गव्हर्मेंट तुम्हाला देईल गव्हर्नमेंट देईल आणखी एक मत असं होतं की मी दडपून वाटेल तेवढे पाहून न्यावेत पण दडपून म्हणजे कुठे दडपून हे काय कोणी मला सांगत नव्हते आणि आज तागायत मला कळलं नाही दडपून म्हणजे काय काही जणांची समजूत दिव्य होती त्यांना वाटत होतं की इंग्लंडला जाताना अमुक इतके पाऊंड मिळतात याचा अर्थ आपण विलायतेला जाण्याला निघायच्या आनंदामध्ये ही रक्कम सरकारकडून आपल्याला इनाम मिळते अशी काहीतरी होती ह्या असल्या उत्साही लोकांच्या विरुद्ध काही मंडळी अहो ते नीट पहा ते नीट पहा मला वाटतं हल्ली एक पै देखील नेऊ देत नाहीत असा सल्ला द्यायला लागली आता सोबत एक पै सुद्धा न घेता हा एवढा पाच हजार मैलांचा वगैरे प्रवास जमायचा कसा मला काही कळे ना विमानात बरंचसं काही फुकट मिळत असल्याचं कळलं होतं पण पुढे हमाली वगैरे कशी द्यायची हा अगदी अस्सल पुणेरी प्रश्न डोळ्यापुढे उभा राहिला माझ्या हमाल म्हटल्याबरोबर इंग्लंडहून परतलेले माझे एक मित्र पादऱ्याच्या पुढे कम्युनिस्ट म्हटला तो जसं दचकेल तसं एकदम दचकल्यासारखं केलं आणि ओरडले हमाल इंग्लंडमध्ये हमाल बिमाल काही नाही आहे तुम्ही हमाल हमाल म्हणून ओरडा कुत्र देखील येणार नाही अहो हमाल हमाल म्हणून ओरडलं तर नाही येणार पण पोर्टर पोर्टर म्हटलं तरी येईल ना अहो भलते महाग हो भलते महाग नुसती एक बॅग उचलायला एक पाऊंड घेतील अगं बाई म्हणजे तेरा रुपये झाले हिने लगेच पाऊंडांचं रुपयात धर्मांतर करून सांगितलं एका बॅगेला तेरा रुपये अहो हिंदुस्थानात तेरा रुपयाला बॅग विकत मिळेल हमालांचे म्हणजे चई नाही म्हणायची तिथे असं म्हणून मी इंग्लंडमध्ये फावल्या वेळात ही अंग मेहनत करून काही चलनी पाऊंड मिळवावे आणि वजनी पाऊंड घटवावे अशी एक सूचना आली विमान कंपनीची कचेरी ही आतून देखील बाहेरून सजवलेल्या दुकानाच्या खिडक्यांसारखी सुंदर असते आजवर आम्हाला निपाणी संकेश्वर चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर असली तिकीटं मागायची सवय त्यामुळे लंडनचं तिकीट कसं मागवायचं हा एक चिमुकला पेच होताच मला एक जुना अनुभव आठवला त्यावेळेला भो पंचम जॉर्ज भूप होते ना ते गादीवरती होते त्यावेळची गोष्ट आहे आम्ही दोन चार मित्रांनी मॉन्जिनीमध्ये जेवायला जायचा बेत केला होता त्या काळातलं मॉन्जिनी म्हणजे काय सांगावं महाराजा या थाटातलं होतं आता ते मॉन्जिनी गेलं आणि ते जॉर्ज भूप धन्य भन्य भो वगैरे ते सुद्धा निघून गेले नाहीसे झाले ती मांजिनी ही त्या प्रचंड पुढली पाठी वाचून कुत्र्यापासून सावध राहा ही पाठी वाचल्यावर होते ना तसे आमचे चेहरे झालेले होते तोपर्यंतचा आमचा जेवणानुभव हा म्हणजे मामा काणे काका तांबे इत्यादी आचार्य मातुलांच्या पलीकडे काही गेलेला नव्हता आणि इंग्लिश सुद्धा आमचं जे होतं ते तरखडकरांच्या तिन्ही भाषांतर पाठमानांना टेकून उभं होतं त्यामुळे दुपारच्या जेवणाला डिनर म्हणतात का सपर याची चिकित्सा मांजिनीच्या पायरीवरच सुरू झाली काय मागवायचं आम्हा चौघा मित्रांच्या खिशात मिळून वट्ट दहा रुपये होते त्यावेळेला मुंबईला राईस प्लेट अडीच आणि होती आणि मटण वाटी असेल तर चार आणि त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे दसपट रेट जरी बसला तरी चौघात मिळून दहा रुपयात भागावं असा एक हिशोब झाला तात्पर्य पैशाची बाजू अगदी बळकट होती असं आम्हाला वाटत होतं प्रश्न होता ताट मागवायचे कसे शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करून आत पाऊल टाकलं बराच वेळा आमच्याकडे कोणी पाहिच ना आम्ही सुद्धा त्या अत्यंत अपरिचित वातावरणामध्ये तरंगायलाच लागलेलो होतो ती चादरी चादरी पसरलेली अशी मेज कोपऱ्यातून येणारे ते इंग्रजी संगीताचे सूर ते काहीतरी सांद्र वगैरे असतात असं प्रत्येक कादंबरीकारांनी त्यावेळेला ठसवलेलं होतं म्हणजे काय कोणा टोक सांद्र इंग्रजी संगीत म्हटलं म्हणजे की सांद्र ते तसले सांद्र सूर भर दुपारची वेळ असून सुद्धा त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात प्रकाश अंदूक अंदूक होता तरी देखील त्या टेबलावर ठेवलेले काटे चमचे असे चकाकत होते त्या काळामध्ये टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा सुरी काटा चमचा ह्या गोष्टींची बाळपणापासून आम्हाला धास्ती अभक्षाचं भय नव्हतं पण नळी काट्याने कशी उचलायची सुपात पाव बुडवून खाता येतो का टेबलावर दोन तीन सुऱ्या असतात त्या काय काय कापायला म्हणून ठेवलेल्या असतात आता डाव्या हातात सुरी का डाव्या हातात काटा असले मूलभूत प्रश्न आम्हाला छळायला लागलेले होते असल्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आम्ही चौघेजण उभे असताना यस सर असा एकदम आवाज आला कोणत्याही गोऱ्या माणसाने आम्हाला यापूर्वी सर म्हटल्याचा अनुभव नव्हता पहिला वेळाच प्रसंग त्या आम्हाला त्यांनी टेबलापाशी नेलं खुर्च्या ओढल्या ठरल्यासारखं चौघांनी कपाळावरचा घाम टिपला आणि स्थानापन्न झाल्यानंतर कुठल्याही देशी हॉटेलात विचारायचा पहिला प्रश्न हा आमच्यातल्या एका निळूनी इंग्लिशमध्ये विचारला व्हॉट इज हॉट त्या गोऱ्या परिचारकाने वास्तविक तो तितका गोरा नव्हता पण त्या अंधुक प्रकाशामध्ये आणि सांद्र वगैरे त्या इंग्लिश वातावरणात आम्हाला प्रत्येकजण गोराच वाटत होता त्यांनी फक्त त्यातला हॉट हा शब्द ऐकला आणि खांबाजवळचा पंखा चालू केला आमच्या पुढे मेनू ठेवला पुढली पाच सात मिनटं त्या मेनूवरची ती जी अक्षरं होती काहीतरी हॉर्स डी अमुक अमुक वगैरे ते काय होतं कोणाला ठेवून हॉर्स कशाला तिथे त्या मेनूत हे कळलं नाही पण तो हॉर्स नसतो हे नंतर कळलं तिथपासून शेवटपर्यंत नावं वाचण्यात आणि लावण्यात गेली एकही शब्द लागत नव्हता फक्त पुढल्या किमती तेवढ्या कळत होत्या काय त्या आता जेवण मागवायचं कसं हा सुरुवातीपासून भेडसवणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उसळून आला त्यातून तो वेटर तर एखाद्या मेणाच्या प्रदर्शनातल्या पुतळ्यासारखा असा गंभीर चेहरा काय असाच राहिलेला होता शेवटी आमच्या निळूनी पुन्हा एकदा त्याला what is hot what is hot वगैरे पुटपुटून पाहिलं पण काय उत्तर नाही मग नुसतंच एकदा त्याच्याकडे बघून आम्ही हसायचं वगैरे <laughs> तो पुन्हा काय नाही काही क्षण अशा चमत्कारिक शांततेत गेले पैकी कोणाच्या तरी तोंडातून मग एकदम four cups of tea and biscuits अशी ऑर्डर गेली त्याने ऐकलं फोर टीज असं म्हणून तो निघून गेला टीचं अनेक वचन कपांच्या हिशोबात टीज होतं हे तरखडकरांच्या त्या मालांच्या मध्ये काळेस ट्रान्सलेशन मध्ये नेल्सन मॅकमिलन वगैरे महात्म्यांच्या कुठल्याही ग्रंथात आढळलेलं नसल्यामुळे फोर टीज आणि फॉर्टीजचा आमच्या डोक्यात जरासा घोटाळा झाला बहुधा फॉर्टी ही बिस्किटांची संख्या असावी असं गोविंदाला वाटलं आमच्यात प्रत्येकी दहा बिस्कुट सहज उडवता येतील असंही समाधान करून घेतलं आम्ही आणि शेवटी त्या चहा दाण्यामधून तो चहा आला त्यात एक नुसती गुबगुबीत उशीच होती हा प्रकार काय ते कळे ना अनेक वर्षानंतर त्याला टी कोझी म्हणतात हे आम्हाला कळलं निळूची कल्पना ती म्हणजे चाळीस बिस्किटांनी भरलेली पिशवी आहे अशी होती आणि त्याने ते प्रकरण उचलण्याचा प्रयत्न केला आणि हरे हर महादेव त्या पुढल्या प्रकाराचं वर्णन करण्यात काहीही अर्थ नाही त्या कढत चहापैकी निम्मा अंगावर घेऊन अनेक चमत्कारिक नजरा चुकवत आज आम्ही लगेच फुटपाथावरती उभे झालो सगळे तरखडकर काळे मॅकमिलन नेल्सन कोळून पिऊन सुद्धा इंग्लिश हॉटेलमध्ये जाऊन चहा कसा मागवावा अगर प्यावा किंवा चार ताटे कशी मागवावी हे काही शिक्षण आम्हाला मिळालेलं नव्हतं परवापर्यंत त्या मांजिनीच्या लगतच्या फुटपाथावरून जाताना उगीच धडधडल्यासारखं व्हायचं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मांजिनीच्या त्या दुकानामध्ये शिरून सगळा कब्बशा फोडाचं राष्ट्रकार्य करायचं अशी क्रांतिकारक कल्पना बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये रेंगाळत होती त्या इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या गुळगुळीत आणि चकचकीत कचेरीत लंडनचं तिकीट काढायला जाताना माझी अवस्था पुन्हा तशीच झाली त्यातून त्या दिवशी मुंबईत भयंकर उकडत असल्यामुळे मी लेंगा आणि मलमली सदरा घालून त्या कचेरीत गेलो होतो त्यामुळे त्या अद्ययावत वातावरणामध्ये मी अगदीच विदाऊट तिकीट माणसासारखा माझा मलाच वाटायला लागलो गुळगुळीत इंग्रजी मासिकांच्या चित्रात आढळणाऱ्या असल्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्याशी बोला चालायचे प्रसंग आम्हाला अगदी कमीच म्हणजे नाहीतच त्यातून टूथपेस्टच्या जाहिरातीसारखं त्यांचं ते अभ्यासपूर्ण हे केलेलं हास्य ती पदराची चाळ ढकल मंद सुगंधाचा दरवळ त्याला साथ देणारी रंगीत पार्श्वभूमी ते भलतंच लागवी अगत्य ह्या साऱ्या प्रकारामध्ये माझा तिकीट काढून का हो देईना हा प्रश्न तसाच लोंबत राहिला तर वास्तविक माझं तिकीट आधी काढलेलं होतं मला फक्त ते त्यांच्याकडून आणायचं होतं पण ते हस्तगत होण्यापूर्वी इतर काही दिव्यातून पार पडावं लागतं ती दिव्य मी आणि ही गेला महिनाभर करत होतो इंग्लंडला जायला कुठली कुठली इंजेक्शनं घ्यावी लागतात या प्रश्नाला दमा रक्तक्षय आणि बाळंत रोग एवढे जर सोडले त्या सगळ्या रोगांची नावं आम्हाला सांगितलेली होती कोण देवी देवी हां देवी कॉलरा हो कॉलरा टायफॉइड पिवळा ताप प्लेग मलेरिया कांजिण्या गोवर निमोनिया संधिवात ब्लड प्रेशर मधुमेह ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता आता याबद्दल बरेचसे मतभेदही होते काही काहींच्या मते फक्त देवीवर भागेल तर काही जण त्याच्या जोडीला कॉलराही हवा आणि टायफॉइडही हवा अशाही मताचे होते पिवळ्या तापावरती जरा दुमत होतं पिवळा ताप हा फक्त अमेरिकेला जाताना आढळतो असं त्यांचं म्हणणं काहींच्या मते प्रवासासाठी जरी या लशी टोचून घेणं आवश्यक असलं तरी इतक्या दूर देशी जातात एकदा चेकअप करून घ्या नाही म्हणजे माणसाचं काही सांगता येत नाही लस टोचून घेणं हे एक स्वतंत्र प्रकरण होतं देवीवरती सर्वांचं एकमत झालं तेव्हा त्या मोहिमेवर निघालो ही सगळी व्यवस्था मुंबई म्युन्सिपाल्टीची असल्यामुळे मनात भीती होतीच कारण म्युन्सिपाल्टीच्या हातात काम गेलं की ते वेळेवर होणं कर्म कठीण मग ती म्युन्सिपाल्टी मुंबईची असो नाही तर व्हेनेझुएलाची असो पण देवीच्या बाबतीत मला धक्काच बसला अहो त्या कचेरीमध्ये टोचून घ्यायला आलेल्या माणसांच्या बद्दल भलतंच प्रेम आढळलं हा हा म्हणतात त्यांनी टीका काढल्या वास्तविक इंजेक्शन या गोष्टीचं मला उगीच थोडंसं भय आहे त्या मनाने आमचं कुटुंब बरंच धीट अगदी गोंधून घेतलेल्या हौसेने तिने कॉलराच्या आणि देवीच्या सुया टोचून घेतल्या शेवटी बहात्तर रोगापैकी सत्तर वजा झाले आणि फक्त देवी आणि कॉलरा या दोन ज्वरावरती आमची सुटका झाली हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये फक्त कुत्रा चावला तरच जावं लागतं अशी माझी एक समजूत होती सुदैवाने मला अजून कुठल्याही कुत्र्याने तोंड लावलेलं नाही माझ्या आयुष्यात अनेक कुत्री आली आणि गेली पण एकाही कुत्र्याने कधी तोंड अगर पाय वर करून माझी वाट कधी वाकडी केलेली आहे त्यामुळे हाफकिनमध्ये पाऊल ठेवताना आम्ही दहा दहा वेळेला अहो मला कुत्र्याचं इंजेक्शन नको आहे हा कॉलऱ्याचं हवं आहे असं प्रत्येक शिपायाला बजावत बजावत कॉलरापर्यंत जाऊन पोहोचलो तिथे सुमारे शंभर माणसांची बारी लागलेली होती शेवटी सुमारे एक तासाने पुढल्या माणसाची पाळी आली आणि तेवढ्यात मी त्या डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या परिचारिकेच्या टेबलावर निरनिळ्या लशी सुया वगैरे ठेवल्या होत्या त्या ठीक आहेत की नाही याची खात्री करून घेतली पुढल्या माणसाचं टोचून झालं आणि मी सरकलो हां कुठे जाणार डॉक्टर म्हणाले कॉलऱ्याला काय हां मॅम कॉलऱ्याला नाही इंग्लंडला इंग्लंडला बरं पासपोर्ट ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी पासपोर्ट घ्यायलाच विसरलो होतो टोचून घ्यायला जाताना पासपोर्ट लागतो हे मला कोणीही सांगितलं नव्हतं एक तास बारीत उभं राहायची तपश्चर्या फुकट गेलेली होती दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच तपश्चर्या करून मी दंडातून नमुन्यापुरता कॉलरा घुसवून घेतला एकदाचा वास्तविक परदेशी जाताना पासपोर्ट व्हिसा वगैरे प्रकरणं भलते अवघड हो दोन वर्षापूर्वी मी परदेशी जायला निघणार होतो त्यामुळे माझा पासपोर्ट तयार होता पण एकच गोष्ट मला भेडसावत होती ती म्हणजे त्यावरचा माझा फोटो पोलीस स्टेशनवरती वॉन्टेड लोकांचे फोटो असतात ना तशा प्रकारचा माझा तो फोटो आहे शिवाय त्याच्यावरची सही हा एक दुसरा त्रासदायक भाग माझी सही रोज जवळजवळ निराळी येते माझे बँकेचे व्यवहार म्हणजे माफक आहेत तरीसुद्धा खिडकी पलीकडे आमचे रामभाऊ कुलकर्णी किंवा जनुभाऊ जोशी वगैरे मित्र असतात त्यांच्या भलाईवरतीच पार पडलेले आहेत दिसामासाने प्रवासाच्या तयारीला रंग चढत होता मी प्रवासाची तयारी करत असतानाच मध्य पूर्वेत बंडाळी झाली अमेरिकेची विमानं कुठेशी गेली अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली रशियाची गेली म्हणून आणखी लहान मोठ्या देशांनी आपापली विमानं मध्य पूर्वेत धाडली त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकडे तिकडले पंतप्रधान इकडे वर खो खो चाललेलाच होता माझं यापैकी कुठल्याही देशाचं काहीही वाकडं नसताना मधल्यामध्ये माझी परदेशी सफर चिमते की काय ही मला सारखी भीती वाटत होती घरात कधी नाही ती कुठले ते नासर कोण आयझेनॉवर निकिटा क्रुश्चाव मॅकमिलन वगैरे मंडळींबद्दल चर्चा चाललेली असायची काही जणांचं म्हणणं युद्ध होत नाही तर काही जणांचं म्हणणं आता जागतिक महायुद्ध अट्टळ असल्या या जागतिक अशांततेच्या परिस्थितीमध्ये मी मात्र नायलॉनचे मोजे विकत घेऊ का घेऊ नको या विचाराने अस्वस्थ झालो होतो कारण आता ठळक खरेदीवरून चिल्लर खरेदीपर्यंत आम्ही सगळेजण येऊन पोचलो होतो जाण्याची तारीख माझ्याकडून तरी निश्चित होती प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा ती कधी चिघळत होती तर कधी पाघळत होती हे बडे लोक का बडे होते कोण चौघे बडे का चौ पाच होते ते कधी रंगात यायचे कधी गुरगुरायचे कधी गप्पच बसायचे सगळी मध्यपूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी अशी उभी होती शिवाय कोणत्या वेळी तुमचं जाणं रद्द होईल हे सांगता येणं कठीण आहे ना असं शुभ बोलणारे होतेच हितचिंतक काहीनी तेवढ्यात माझी कुंडली पाहून जाणे अवघड आहे असं सांगितलं तर काहीने हात पाहून जाणं अटळ आहे लगेच दुसरं भविष्य मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटायला लागले परदेशी जायचे स्वप्न मी फार लहानपणापासून पाहत होतो त्यामुळे केव्हाही कोणालाही हात दाखवायचा प्रसंग आला तर माझा पहिला प्रश्न असायचा अहो परदेश गमनाचा काही चान्स वगैरे मनगटाच्या आसपास कुठेतरी ही रेषा असते असं म्हणतात चार लष्करी विमानं इकडून तिकडे गेली की माझी ती रेषा पुढे सरकल्याचा माझा मलाच भासवायचा शेवटी एकदाची ती विमानाची तिकीट हातात आली तिकीट या गोष्टीला मी आतापर्यंत अब्रूपेक्षा सुद्धा जास्त जपत आलेलो आहे विशेषतः फार दूरच्या प्रवासाला जायचं असलं की मी रात्रीच्या वेळी तिकीट खिशात ठेवून खिसा सेफ्टी पिननी बंद करून झोपतो गाडीत मला झोप लागल्याचं केवळ मला तिकीट चेकरने पकडल्याचे स्वप्न पडतात ना त्याच्यावरून लक्षात येतं ह्या सेफ्टी पिननी खिसा बंद करण्यामध्ये दोन उद्देश एक म्हणजे खिसा उघडला जाऊन तिकीट पडू नये हा आणि दुसरा म्हणजे कुशी बदलताना ती पिन उघडते आणि टोचते त्यामुळे जाग येते पुन्हा आपलं तिकीट काढून बघितलं म्हणजे झालं शेवटच्या तिकीट या माणसाची मला फौजदारापेक्षा सुद्धा जास्त भीती वाटते विमानाची आमची तिकीट वाचताना मिस्टर आणि मिसेस हे दोन शब्द लागले त्यामुळे माझं तिकीट कुठलं ते कळलं बायकांची तिकीटं निराळी नसतात तशीच असतात पुरुषांच्या तिकिटासारखेच असतात हे सुद्धा आता जाता सांगायला हरकत नाही तात्पर्य काय की पात्रांची सिद्धता आता झाली होती सर्व ढोकाच्या ठिकाणापासून आम्हाला आल बेल मिळालेला होता आणि काय केव्हा निघता या प्रश्नाला मी न भीता उत्तर देऊ शकत होतो वीस ऑगस्टला